गंगेला मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगस्पर्शामध्ये आहे त्या संत संगतीचं वैभव काय सांगावं म्हणून तीर्थालाही तीर्थत्व प्रदान करावं अशा प्रकारचा हा समुद्र हा समुद्र तीर्थ आहे सगळ्या तीर्थांत स्नान केल्याचं केले याच्यामध्ये मिळतं पण त्या समुद्रालाही पुढे जर काय पाहिजे पवित्रत्व पाहिजे असं वाटलं तर त्याला संत संगतीशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून हे चालते बोलते समुद्र आहे आणि हे अमृत समुद्र आहे असा या बोलण्यातला एकंदर भाव आहे एवढ्या सर्व भावाने आपण जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की संत हे आत्यंतिक दुःख निवृत्ती करून सुखतृषा निवृत्त करून ज्ञानतरंगाने प्राणी मात्राला सुस्नात करणं आणि नित्य निरतिशय सुख प्रदान करणं हे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे अशा प्रकारचे पियुषाचे हे बोलते अर्णव म्हणजे समुद्र आहे असा या ओवीचा एकंदर थोडक्यामध्ये अर्थ आता पुढची चंद्रमेजी अलांछन जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो असं इथे महाराजांनी म्हटलेलं आहे याचा शब्दशहा अर्थ असा आहे जे संत कलंकरहित निर्दोष चंद्रमा आहे मार्तंड म्हणजे उष्णतारहित मार्तंड म्हणजे सूर्य आहेत तापहीन मार्तंड आहेत ते सर्वाही सदा सज्जन ते सज्जन संत सर्वांना सर्व काळ सदाचे सोयरे होतो म्हणजे प्रिय होवोत असा या ओवीचा थोडक्यात शब्दशहा धावता भावार्थ आहे हे संत सज्जन या अवनी तलावर राहतात लक्षात ठेव म्हणजे या भूतलावर राहतात या भूतलावर राहून ते संत सज्जन सोयरे व्हावेत म्हणजे सर्व समाजाला आवडते व्हावे असं मागणं याच्यामध्ये केलेलं आहे पृथ्वी तलावर राहत असले अवनी तलावर राहत असले तरी समाजाला ते संत सज्जन आवडणं अत्यंत आवश्यक आहे संत आवडावेत या शब्दाचा अर्थ असा आहे की संत हे आपले हितकर्ते आहेत आपल्याला हितोपदेश करणारे आहेत आपल्या कल्याणाची इच्छा करणारे व प्रत्यक्ष कल्याण करणारे आहेत असं समाजाला वाटायला हवं असे ते वाटावेत अशी मागणी ज्ञानेश्वर महाराजांची कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यांच्याकडे श्रवण करतो ते जे कोणी संत सद्गुरु असतील ते आपले हितकर्ते आहेत अशी बुद्धी जर श्रोत्याची नसेल तर त्याच कल्याण होत नाही यालाच आम्ही काय म्हणतो श्रद्धा असली पाहिजे म्हणजे समाजाची संतांच्यावर श्रद्धा असली पाहिजे संत हे समाजावर प्रीती करणारे असतातच संतांच्या ठिकाणी करुणा समाजाच्या उद्धाराची असतेच पण समाज ही संत सन्मुख असला पाहिजे हा त्यातला महत्वाचा भाग आहे मागच्या दोन ओव्यापूर्वी मी आपल्याला असं सांगितलं होतं अनवरत भूमंडळी भेट तू या भोवता म्हणजे संत हे समाज सन्मुख असले पाहिजे असं मागणं त्या ओळीमध्ये केलंय या ओळीमध्ये समाज संत सन्मुख असला पाहिजे असं दुसरं मागणं कारण परस्पर सन्मुखता हीच समाजोद्धाराची गुरु किल्ली आहे का म्हणाल त्याच कारण आहे असे का वाटावे तुम्ही बारकाव्याने चिंतन करा म्हणजे तुम्हाला कळेल समजा आता उलट तसे वाटले नाही तर म्हणजे संत तसे नाही वाटले नाही वाटले म्हणजे सोयरे आहेत हितकर्ते आहेत हितोपदेश करते आहेत आपले कल्याण करते आहेत असं जर समाजाला वाटलं नाही तर संत कितीही समाजाच्या समोर असले संत कितीही समाज सन्मुख असले आणि समाज जर संतांना पाठमोरा झालेला असेल तर म्हणजे संत विमुख असेल तर म्हणजेच संत सन्मुख झाला नाही तर समाजाचं हित होणे कदापि शक्य कधीही होणार ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होती ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या दिव्य नव नवोन्मेष शालिनी प्रतिभेला हे लक्षात आलं की संत हे जरी समाजाला भेटावेत संत हे जरी समाज सन्मुख असावेत हे मागणं केलं आणि ते आपल्या स्वभावाने समाजाच्या समोर असले तरी सुद्धा समाज जर त्यांच्या समोर गेला नाही त्यांना जर पाठमोरा झाला तर समाजाचं हित होणार नाही म्हणून समाजही संत सन्मुख झाला पाहिजे ही गोष्ट मनी मानसी घेऊन म्हणून महाराज म्हणतात ते सदाही सज्जन सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो ते सज्जन सर्वांना सदा आवडते व्हावेत वाटावेत आपले हित करते असं त्यांना वाटावं असं या म्हणण्यातलं तात्पर्य आहे संत सज्जन तर सज्जन शब्दाचा अर्थ आहे सत अधिक जन बरोबर आहे संत जन म्हणजे सत्तत्व सत्तत्व म्हणजे संत किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर सत्तत्वाची प्राप्ती करून देणारे सद्गुरु म्हणजे संत असा करतात असे जे संत सज्जन आहेत ते समाजाला आवडणे म्हणजे ते संत सज्जन समाजाला पटणे म्हणजे ते आपले सोयरे आहेत म्हणजे ते आपले हितकर्ते आहेत अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सोयरे म्हणजे आपली सोय जाणणारे आहेत आपले हित करणारे आहेत आपले आप आहेत असे वाटणे ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तरच समाज सुधारणा होईल समाज शुद्धीकरण होईल समाजाचं दोषापने पूर्व गुणाधान हे घडू शकेल एरवी घडणार नाही म्हणूनच संत या भूमंडलावर सर्व भूतांना भेटावेत म्हणजे संत समाज सन्मुख असावेत हे जसं मागणं केलं त्याबरोबर ते सज्जन सर्वाही सदा सोयरे होतो हे दुसरं मागणं इथे शेवटी केलेलं आहे आणि या दोन मागण्या एकत्र केल्या तर अर्थ होईल संत समाज सन्मुख असावेत व समाज संत सन्मुख असावा म्हणजेच सर्वतोपरी लोकसंस्था सर्व असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे त्या लोकसंस्थेच सर्वतोपरी संरक्षण घडेल ती लोकसंस्था सर्वतोपरी संरक्षली जाईल असा या म्हणण्यातील मुख्य भाव आहे त्याशिवाय समाज संस्थेच लोकसंस्थेचं खरं संरक्षण खरं संवर्धन व खरं सुख ज्याला म्हणतात खरं हित ज्याला म्हणतात ते घडणार नाही हा त्या म्हणण्यातला मुख्य भाग आहे यातला तात्पर्य अर्थ असा ज्ञानेश्वर महाराजांनी इथे लिहित असताना वर्णन करीत असताना चंद्राबरोबर त्याची उपमा दिलेली आहे काय दिलेले आहे हे संत कसे आहेत तर कलंक रहित निर्दोष चंद्रमा आहेत असं म्हटलेलं आहे यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की संत निर्दोष चंद्रमा आहे या चंद्राला कलंक आहे या चंद्राच्या दुष्टाचारामुळे हा नाही अगोदर पहिल्यांदा हे तर समजू द्या तो पहिल्यांदा सदोष म्हणजे ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची की त्याच्यामध्ये हा जो कलंक आहे तो त्याच्या दुष्टाचाराचा कलंक आहे आणि तो कलंक असल्यामुळे संत हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याचं कारण हे कलंक रहित आहे निष्कलंक अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर तीन प्रकारचा कलंक आहे ज्ञानामध्ये भ्रमाचा कलंक नाही भावनेमध्ये व्यभिचारी भक्तीचा कलंक नाही आणि आचारामध्ये भ्रष्टाचाराचा कलंक नाही अशा त्रिविध कलंकाने विवर्जित असणारे असे संत आहेत चंद्रम्याला कलंक आहे चंद्रम्याचं वर्णन करताना वर्णन असं केलेलं आहे की चंद्रदर्शनाने देताना असं वर्णन केलंय की चंद्र दर्शन करणाऱ्याने मनुष्याला आल्हादकारक आहे चंद्राचं दर्शन हे पुण्यजनक असायचे तर संतांचं दर्शन हे चंद्रासारखंच आल्हादकारक व पुण्यजनक आहे असत असं त्यातलं तत्व आहे दर्शनी प्रशस्ती ठावो पुण्यपुरुष पुण्य पुरुषाच्या केवल दर्शनानेही प्रशस्ती म्हणजे आल्हाद आनंद प्राप्त होतो त्याचप्रमाणे पुण्यजनकता ही याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट आहे हा जो चंद्र आहे या चंद्राच्या ठिकाणी शुद्ध पक्षामध्ये एकेका कलेने वाढ आहे म्हणून मध्य पक्षामध्ये एकेका कलेने त्याची झीज आहे म्हणजे जे लोकेचा चंद्रोक्षय रोग या मृत्यू लोकाचं वर्णन करताना केले की या मृत्यू लोकातला चंद्र हा क्षयरोगी आहे तिथे जाऊन आपण अक्षय सुखाला कसे प्राप्त होणार <laughs> म्हणून संत चंद्राला जसा क्षयरोग आहे तसा संतांना क्षयरोग नाही आहे संत हा जो चंद्र आहे या चंद्राच्या किरणाचं वर्णन केले कुमुद दळाचे नि ताटे त्या कुमुद दळाच्या ताटावर चकोर पक्षी अमृत कण बेचिती अमृत चकोर कले चकोराची पिलं त्या चंद्रकमलाच्या पत्रावर अमृत कण सेवन करतात असं वर्णन केलं या संत रूपी चंद्राचं हे वैशिष्ट्य असं आहे की संत ही आपल्या सुमधुर उपदेशामृत किरणांनी साधक रूपी चकोर पक्षाला भोगनिरपेक्ष सुखाची सुखामृताची प्राप्ती करून देतात व ही प्रदान करतात दिवसभर तापलेली माणसं रात्र झाली की चंद्राच्या प्रकाशाने शीतल होतात इथे महाराज सांगतायत की संतांच्या उपदेशानेही सुखाची सुशीतलता प्राप्त होते साधकालाही अमृतकणासारखा ज्ञानामृताचा लाभ होतो असा त्यांच्या उपदेशाचा भाग आहे त्यांची धवल कीर्ती तनू या अमृत अवनी तलावर अमर स्वरूपाची राहते चिरंजीव स्वरूपाने राहते ही संतांची योग्यता आहे आणि चंद्र काही कोणाला एखाद्या संस्थेला निर्माण करू शकत नाही पण निष्कलंक चारित्र्यामुळे चारित्र्य संपन्न अशी लोकसंस्था निर्माण करण्याचं काम हे संत पुरुष करीत असतात असा त्यातला महत्वाचा भाग आहे म्हणून इथे महाराजांनी लिहिताना या चंद्राचं वर्णन करताना हे उपमा देताना चंद्रमेजे अलांछन निष्कलंक निर्दोष अशा स्वरूपाचे संत हे चंद्र आहेत असं वर्णन केलेलं आहे पुढे महाराज म्हणतात मार्तंड जे ताप आहे हा जो सूर्य आहे या सूर्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हा सूर्य लोकांना ताप देतो आणि संतरूपी सूर्य हे तापहीन आहे या सूर्याचं राहणं अंतरिक्ष मंडळामध्ये राहत वर राहत आपले त्याची भेट होत पण संत सूर्य हे अवनी तलावर राहतात असा दोघांमध्ये फरक सूर्य हा तापयुक्त आहे अंधार निवृत्त करतो पण ताप देतो तापयुक्त आहे तर संत सूर्य हे तापहीन असतात अर्थात संत सूर्य हे जिज्ञासू लोकांना हा सूर्य ज्याप्रमाणे अंधारातून लोकांना काढून प्रकाशामध्ये आणतो पूर्व दिशेच्या रावळी येता सु उद्या येताची सूर्य दिवाळी एरी ही काळी एरी ही दिशा तीची काळी काळेमान आहे सूर्य पूर्व दिशेच्या मंदिरामध्ये उदयाला येऊन तिकडे प्रकाशाची राणीव निर्माण करतो पण त्याच काळामध्ये इतर दिशांचाही काळोख तो निवृत्त करतो त्याप्रमाणे संतही संत सूर्य देखील जिज्ञासू लोकांना रूपी अंधारातून किंवा रूपी अंधकारातून किंवा काल सांगितल्याप्रमाणे धुरिताचे म्हणजे पापाच्या अंधारातून कार्यरूप पापाच्या अंधारातून अज्ञान कारण कारणरूपी अंधारातून किंवा रूपी सागराच्या अंधारातून संसार सूर्या संसार रूपी तमाच निवारण करणारा हा श्री गुरु रूपी सूर्य आहे असं तिथे म्हटले तिथे संसार नावाने अंधाराचं वर्णन केले म्हणून संसार नावाचा अंधार अज्ञान नावाचा अंधार किंवा पाप नावाचा अंधार या तिन्ही प्रकारच्या अंधकाराची निवृत्ती करून तत्पूर्वक ज्ञान प्रकाशामध्ये श्री गुरु रूपी सूर्य आणतात तेज परी शीतल शशांकाचे त्याप्रमाणे हा ज्ञान प्रकाश अत्यंत शीतल असतो यामध्ये तापदायकत्व असं नाही म्हणूनच संत हे तापहीन सूर्य आहे म्हणून तापहीन संत सूर्य हे अज्ञानादी त्रिविध प्रकारचा वा अनंत प्रकारचा अज्ञान अंधार निवृत्त करून ज्ञान प्रकाश प्रदान करतात इतकंच नव्हे तापहीन तर आहेतच पण भक्तांच्या श्रोत्यांच्या शिष्याच्या त्रिविध तापाची निवृत्ती करणार स्वतः तापहीन आहे ज्ञानप्रकाशानेही तापहीन आहे म्हणजे ज्ञानप्रकाश देऊनही ताप देत नाहीत आणि त्रिविध तापाची निवृत्ती करून पुढे काय करतात ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम ज्ञान देऊन सुशीतल अशा प्रकारची परमशांती ती प्रदान करते म्हणजे शांतीचं सुशीतलत्व प्रदान करणं किंवा सुशीतल स्वरूपाची परमशांती प्रदान करणं हे या संतांच्या संतरूपी सूर्याच्या कर्तृत्वात एक विशेष आहे या सूर्यापेक्षाही त्याचं विशेषत्व या स्वरूपाने अधिक अशा प्रकारचं आहे इतकंच नव्हे तर संतरूपी सूर्य लोकसंस्थेच्या संवर्धनास संरक्षणास सर्वतोपरी उपयोगी आणि सकल कल्याणकारी गुणसंपन्न अशा प्रकारचा हा सूर्य असल्यामुळे महाराजांना म्हणायचं आहे की ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो ते संत सर्वांना सोयरे म्हणजे आवडते जीवलग आप्त वाटावे हा त्यातला मुख्य भाग आहे ह्याचाच अर्थ असा की ते हितकर्ते व्हावेत ते सद्गुरू म्हणून आपल्याला आवडावेत त्यांचा उपदेश ऐकून सर्व लोक आपल्या परमहिताला प्राप्त होतील असा त्याचा अर्थ आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या सूर्याबद्दल आणखी पुष्कळ वर्णन केलं आहे त्या सगळ्या वर्णनाची संतांच्या बरोबर तुलना केली एवढ्या एकावरही पुष्कळ लिहिण्यासारखं सांगण्यासारखं होईल तथापि या सूर्योदयाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे उदया येता गभस्ती अशेषही मार्ग दिसती हा सूर्य ज्यावेळी उदयाला येतो त्यावेळी सगळ्याच मार्गांचं तो दर्शते तुले काय चाली तर ती धनुर्धरा तेवढ्या मार्गाने काय माणूस जातो काय त्याप्रमाणे संत सूर्य चित सूर्य अलौकिक चित सूर्य असे संत ज्यावेळी उदयाला येतात त्यावेळी काय घडतं त्यावेळी जवळ जर आपण श्रवण करायला बसलो आणि संत जर खरोखरीच आपल्या दादांच्या सारखे श्रोत्रीय शास्त्र संपन्न कला संपन्न बोध संपन्न दयाघन अशा स्वरूपाचे जर असतील तर त्यांच्या उपदेशापासून आपल्याला कर्माचं ज्ञान होत उपासनेचं ज्ञान होत योगाचं ज्ञान होत भक्तीचं ज्ञान होत ज्ञानाचं ज्ञान होत बरोबर आहे काय हो ज्ञान ज्ञानाला कधी विषय होत नाही <laughs> बर पण तरी मी ज्ञान हे मोक्षाच साधन आहे असं माणसाला कळत असं मान म्हणजे हे सर्व मार्ग दिसतात ज्याप्रमाणे या सूर्योदयाने एखाद्याला एखाद्या गावाला जाण्याचे मार्ग दिसतात त्याप्रमाणे परमात्म प्राप्तीचे जेवढे काही मार्ग आहेत ते सर्वच्या सर्व मार्ग श्री गुरूंच्या उपदेशाने आपल्याला कळतात तरी देखील समजा संत रूपी गुरु सद्गुरु रूपी जर कोणी सूर्य आपल्याला भेटले नाही तर हे मार्ग आपल्याला कळणे शक्य नाही म्हणजे सूर्योदयानेच मार्ग दिसतात अन्यथा दिसत नाही त्याप्रमाणे संत सूर्याच्या उदयानेच मनुष्याला कर्म उपासनादी आता सांगितलेले अनेक वैदिक विहित असलेले मार्ग आपल्याला कळतात अन्यथा ते मार्ग समजणंही कठीण आहे ते समजले नसते किंवा ते समजण्यासाठी संतांच्या शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही इतकंच काय परंतु व्यवहारामध्ये चौदा विद्या चौसष्ट कला ज्या सांगितल्या त्यांच्या बाबतीत सुद्धा प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे अशी स्थिती निर्माण होते म्हणून संतांची आवश्यकता आहे प्राय लोकांची स्थिती अशी आहे अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा सर्वत्र स्थिती अशी आहे समजा जर लोक उपजत ज्ञानी आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे तुकाराम महाराजांच्या सारखे नाथ महाराजांच्या सारखे जे उपजत ज्ञानी आहेत ते अपवाद आहे पण हे सगळेच लोक जर उपजत ज्ञानी असते तर आपल्या प्रथम वर्गापासून तो विद्यापीठापर्यंत सगळ्या शाळा कॉलेजांना कुलपट ठोकायला लागले कारण सगळे उपजत ज्ञान काय करायचं गरजच नाही कोणाला पण शाळेतली अक्षर शिकायला सुद्धा कोणीतरी गुरुजी लागतो एक दोन शिकायला सुद्धा गुरुजी लागतो शिकलेल्या लोकांना सुद्धा अंक वामत चालतात का दक्षिणत चालतात कळत नाही तर मग इतरांची काय कथा म्हणून अज्ञानाने आवृत असलेल्या लोकांचीच संख्या अधिक आहे माणसाला ज्या मानाचं ज्ञान असतं त्याच्यापेक्षा अधिक पटीने अज्ञानच अधिक आहे असं दिसून येतं म्हणून त्या अज्ञानरूपी अंधाराच्या निवृत्तीसाठी ज्ञानरूपी सूर्याची सद्गुरूंची आवश्यकता आहे प्रवृत्ती कार्यामध्ये आहे निवृत्ती कार्यामध्ये दोन्हीकडे आहे म्हणून व त्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की केवळ या कर्मोपासना ज्ञान इत्यादी वेद प्रतिपादित असलेल्या भगवत प्राप्तीच्या मार्गांचं संतरूपी सूर्यामुळे ज्ञान होत असं नाही त्या मार्गांच्या मध्ये क्रमसमुच्चय आहे का त्यांच्यामध्ये समसमुच्चय आहे त्यामध्ये मी कोणत्या योग्यतेचा आहे मी कोणतं साधन करावं कोणतं साधन करू नये याकरिता सुद्धा संतांची आवश्यकता त्याच्याही पुढे लिहिले महाराजांनी श्रवणादी खरपुसे विवेक श्रवणी खरपुसे व्रताचरणे कर्कशे बुद्ध्याधिकां करिता बुद्ध्याधिकांची भोकसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिका महाराज म्हणतात ही कर्कश व्रताचरण करीत असताना बुद्ध्याधिकांची भोकसे निघून जातात इतका खडतर मार्ग करीत असताना एकादे वेळी सुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्त कवयो वदंती हा शस्त्रा दुधारी शस्त्रावर चालण्याचा अवघड मार्ग आहे असं कवी त्यातले दृष्टे लोक म्हणतात आणि त्याचा अनुष्ठान करताना माणूस ज्यावेळी बुद्ध्याधिकांचे भोकसे जातात ज्यावेळी अधिक कष्ट होतात गुरु कठोर जेव्हा वागवण्याची वेळ येते त्या कठोर परिश्रमाच्या वेळी माणसं कंटाळून मग म्हणतात आता हा परमार्थच नको इथे राहणच नको हे कर्मच करायला नको आणि मनुष्य त्याच्यापासून आता जवळजवळ आता मला हा प्राप्त मार्ग होणार नाही म्हणून कंटाळतो थकतो आता थांबणार एवढा जर गुरु भेटले तर संतांनी लिहिले भागलिया मज वाहती लकडीये त्यांची आणि जोडे सर्वस्व कडेवर घेणं म्हणजे उचलून कडेवर घ्यायचं काही कारण नाही बरं लहान होता ते ठीक आहे आता आता तुला कडेवर घ्यायचं अवघड आहे पण इथे कडेवर घ्यायचं म्हणजे काय करायचं त्याला धीर द्यायचा सात्विक धृती संपन्न करून त्याला उभं करायचं ही गोष्ट संत करीत असतात म्हणून महाराजांनी संता संत रूपी सूर्याच्या उदयाचं वैभव असाय की हा नुसता मार्ग दाखवून थांबवत नाही या मार्गातला समन्वय सांगतो या मार्गामधला कर्मसमुच्चय समसमुच्चय सांगतो या मार्गाचा अनुष्ठान करीत असताना कठोरता जर प्राप्त झाली तर त्याला धीर देतो त्यात थकण्या भागण्याची वेळ धैर्य देऊन त्याला उभं करतो कडेवर घेतो त्याला सन्मार्ग दर्शन करतो असं या सूर्याचं या लौकिक सूर्यापेक्षा अलौकिकत्व आहे श्रेष्ठत्व आहे म्हणून मार्तंड जे ताप हे एकच त्यातला उणेपणा सांगितल्या पण अशा कितीतरी गोष्टीच्या सूर्याच्या तुलनेमध्ये आहेत आणि असे संत ते सर्व आहे सदा सज्जन सोयरूत अशा प्रकारचे संत सगळ्यांना आणि सदा नेहमी कारण असं आहे की एकदा मालिन्य निवृत्त करून ते कायमच होत असं घडतं का की एकदा देवाने अवतार घेतला धर्माची संस्थापना केली आता एक कल्प होईपर्यंत पुन्हा येण्याची आवश्यकता नाही असं होत नाही म्हणजे का होत नाही त्याच कारण आपल्या घरात आपण एकदा घर झाडलं सकाळी की दिवसभर झाडायची पुन्हा पाळी येऊ नये असं होतं का कधी होत नाही आपल्या घरामध्ये दोनदा तीनदा चारदा झाडावं लागतं समजा एखाद्या घरात तुम्ही गेला आणि एकदा झाडले की दुसऱ्या दिवशीच झाडावं लागतं निघाला तर थोडाच केर निघतो तर समजावं की हे निसंतान असले पाहिजे ठकूबाई ठकूबाई विठ्ठल रुक्माई असले पाहिजे एवढं घर स्वच्छ राहिलं कस एवढ स्वच्छ राहिलं कस प्रापंचिक माणसाचं घर एवढं स्वच्छ कधीही राहत नाही <coughs> हे कोण त्याच्यामध्ये निर्माण करतो आपल्या घरामध्ये लोक केर आणून टाकतात का कधी आपलं घर आपल्याला कारण आहे सुखाला कारण आहे का लोकाला कारण आहे मग आपल्या घराला स्वच्छ ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे लोक आपल्या घरात येऊन आपणच आपल्या घरामध्ये केर निर्माण जे घर आपल्या राहण्याला उपयोगी असतं त्या घरामध्ये राहणारे जे आपण तेच त्याच्यामध्ये केर निर्माण करतो त्याचप्रमाणे आपल्या उद्धाराला आपल्या संरक्षणाला कारणीभूत असणारा जो धर्म आपल्या जीवनाला उपयुक्त असणारा जो ध्वज धर्म त्या धर्मावर मालिन्य आणण्याचं काम आपणच पुन्हा करीत असतो म्हणून ते काढण्याकरता मात्र देव पुन्हा म्हणून धर्माची संस्थापना देवाला संभवामी योग्य वारंवार वारंवार ज्यावेळी हा अधर्माचा कचरा अधिक होतो धर्म ज्यावेळी ग्लानीला येतो त्या त्यावेळी पुन्हा पुन्हा मला यावं लागतं अगदी त्याच पद्धतीने आपल्या बुद्धीवरही मालिन्य आपल्या बुद्धीवरही अज्ञानाचा अंधार आपल्या जीवनामध्येही दुरिताचा तिमीर काळोखी या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येतात पुन्हा पुन्हा येणं संभवनीय म्हणून हे संत सदा भेटले पाहिजे हा सारखे भेटले पाहिजेत तरच ही गोष्ट घडेल एरवी घडणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही मागणी केली ते सर्व आहे सदा सज्जन सोयरे होतो उर्वरित विषय उद्या कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज काल उभी झाली चंद्रमे जे अलांछन मार्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो इतकं म्हणून झाल्यानंतर अर्थात ही लोकसंस्था सर्वतोपरी संरक्षिली जावी सर्वतोपरी ती संवर्धिली जावी व सर्वतोपरी याचा उपयोग काय सगळ्यांना सरते शेवटी रम्य समाधान प्राप्त व्हावं सुख समाधान प्राप्त व्हावं तेही चिरस्थिर स्वरूपाचं प्राप्त व्हावं हे त्याचं मुख्य फल आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्व ग्रंथांच्या प्रयोजनाविषयी असं म्हटलेलं आहे की माझ्या या ग्रंथाचं अध्ययन करणाऱ्या अभ्यासकांना आणि उपासकांना सुखाची प्राप्ती व्हावी असं बहुतेक सर्वत्र लिहिलेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर हरिपाठ हा ग्रंथ आहे तर त्याच्या सरतेशो केलेले सर्व सुख गोडी साहेशास्त्री निवडी रिकामा अर्धघडी राहू नको म्हणजे त्याला सुखाची प्राप्ती व्हावी असा हेतू त्यात अभिव्यक्त होतो ज्ञानेश्वरी आत्ता आपण सांगतोच आहे त्याचाच हा शेवट आहे अमृत अनुभवाचा शेवट जर बघितला तर सणो जे सणे विश्वाचेनी या म्हणण्यात संपूर्ण विश्वाला सुखाची प्राप्ती व्हावी आणि तेही भोग निरपेक्ष अशा प्रकारचं सुख प्राप्त व्हावं हा त्यात हेतू दिसून येतो चांगदेव पासष्टीच्या शेवटी सुद्धा आत्मा एवढी या लाभा आत्म्यासारख्या मोठ्या लाभाला म्हणजे सुखाला प्राप्त व्हावं असं तिथेही म्हटलेलं आहे आता हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटचा हा पसायदानाचा भाग आहे आपल्या श्रीगुरूंची संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये यांना त्या रूपाने भक्ती प्रतिपादन करून विश्वात्मक श्रीगुरूंच्या जवळ हे मागणं मागत आहेत या ग्रंथाचं ग्रंथाध्ययन करणाऱ्याला कोणतं फल प्राप्त व्हावं त्या फलाची योजना सुख आहे असं याद करतात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विषय प्रतिभा दिले सर्वांग परिपूर्ण व्हावा हा महाराजांचा मुख्य त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व आहे अलौकिकत्व आहे आणि त्या दृष्टीने या ग्रंथामध्ये आरंभापासून शेवटपर्यंत कोणता विषय प्रतिपादन केला असं जर म्हटलं तर वेगवेगळे विषय प्रतिपादन केले असं सांगता येईल त्यापैकी आता गुरुभक्ती आहे आरंभापासून शेवटपर्यंत असं सांगायचं आहे तर हे सुद्धा श्रीमन निवृत्तीनाथ सद्गुरूंच्या जवळ मागणं मागितलेलं आहे विश्वात्मको हा माझा श्री निवृत्ती राजा असं महाराजांनी म्हटले माझे श्रीमन निवृत्तीनाथ हे विश्वात्मक आहे अशा वृत्तीने त्यांचं सगळं वर्णन केलेलं आहे मी त्या आरंभाला लिहिलंय की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं केलेलं जे वर्णन आहे नमो विशद बोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा यामध्ये त्यांची श्रोत्रियता सांगितली पराप्रमेय प्रमदा विलासे या याच्यामध्ये त्यांचं ब्रह्मनिष्ठत्व प्रतिपादन केलं म्हणजे ते किती उंचीचे किती वयाचे किती रंगाचे कोणत्या आवडी निवडी अशा गोष्टी नाही सांगितल्या आणि सदैव स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहणारे व विश्वात्मक आहेत सरतेशेवटी म्हणजे आपल्या गुरूंचं वर्णन जर कोणाला करायचं झालं तर कसं करावं हेही ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आम्हाला सर्व लोकांना व जे लेखक आहेत कवी आहेत त्यांना सुचवलं आहे आणि आपण आपल्या स्वतःच्या गुरूंच्या विषयीची काय धारणा होती ती पण यामध्ये स्पष्ट होते हे सांगण्याचं कारण असं की गुरुभक्ती संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये सांगून सरते शेवटी श्रीमन निवृत्तीनाथांच्या जवळ अर्थात विश्वात्मक देवाजवळ हे थोडक्यात मागणं मागतायत ते असं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजे जो आदि पुरुखी अखंडित याचा शब्दशः अर्थ असा फार काय सांगावे त्रैलोक्यातील देव मनुष्य उरग या तीनही लोकांनी म्हणजे सर्वांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन आदि पुरुष जो परमात्मा त्याची भक्ती करावी असा या ओवीचा शब्दशः अर्थ आहे यात किंबहुना म्हणजे मागणं आतापर्यंत मागून झाल्यानंतर फार काय सांगावे बहुना किम फार काय सांगावे ते सांगत असताना महाराज म्हणतात की मी आतापर्यंत मागणं मागितलंच आहे पण आता थोडक्यात पुन्हा काही उर्वरित राहिलेली गोष्ट महत्वाची सांगायची म्हणून महाराज इथे अत्यंत शेवटच्या फलापर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि फलापर्यंत येऊन पोचून मग आपल्याला प्रतिपादन करतायत की सर्व सुखी सर्व सुखाने तर सर्व सुख हा शब्द अनेकदा आपल्या संत वाङ्मयामध्ये अन्यत्र आलेलं आहे तर सर्व सुख म्हणजे कोणतं सुख आहे सर्व सुख हे कोणा सुखाचं नाव आहे असं जर आपल्याला वाटेल की ज्या सर्व सुखाने संपूर्ण त्रैलोक्यातील सर्व लोकांनी परिपूर्ण व्हावं असं मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलंय ते सुख कोणतं ते कशा प्रकारचं आहे त्याचं काय स्वरूप आहे असं जर आपण चिंतन करायचं ठरवलं तर सुखाचे प्राधान्याने दोन प्रकार सांगितलेले आहेत एका सुखाचं नाव आहे भोग्य सुख ज्याला सविषय सुख असं म्हणता येईल सनिमित्तक सुख असं म्हणता येईल किंवा ज्याला भोग सापेक्ष सुख म्हणता येईल असं एक सुख आहे दुसरं सुख आहे परमात्म सुख तिच्या सुखाला अन्य निरपेक्ष सुख निर्विषय सुख किंवा नित्य निरतिशय सुख असं त्याला म्हणून सांगता येईल त्यापैकी हे पहिलं जे भोग्य सुख आहे त्या भोग्य सुखातही पुन्हा दोन प्रकार आहेत ऐहिक भोग्य सुख आणि पारत्रिक भोग्य सुख ही दोन्ही उभय सुखे ही भोग्य सुखेच आहे कारण ती सुखे शब्दादी पंच विषयांपासून होणारे भोग आणि भोगता यांच्या अधीन असणारे असे आहे म्हणजे त्या पंचविषयांमध्ये सुद्धा ऐहिक पंचविषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध पारत्रिक विषय म्हणजे सुद्धा शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे पंचविषय दोन्हीकडे समान आहेत तथापि उभय लोकातील या पंचविषयाच्या सुखामध्ये तरतम भाव आहे ज्याप्रमाणे भारतात राहणारे लोक म्हणतात आता आम्हाला परदेशामध्ये जायचं आहे महाराष्ट्रात राहणारे लोक म्हणतात पर प्रांतात जायचं आहे म्हणून कोणाला परगावी जायचं आहे कोणाला पर घरी जायचं आहे कोणाला पर शहरात जायचं आहे पर प्रांतात जायचं आहे परदेशात जायचं आहे काय जायचं आहे त्याचं कारण पर घरी असलेलं जे विषय आहेत आमच्यापेक्षा बरे आहेत परप्रांतात असलेले विषय आमच्यापेक्षा चांगले आहेत तिथली वाहनं चांगली आहेत तिथलं राहणीमान चांगलं आहे हवामान चांगलं आहे वातावरण चांगलं आहे वात आणि वरण कसं आहे मला माहित नाही <laughs> पण वातावरण चांगलं आहे पर्यावरण बरं आहे इथे प्रदूषण आहे किंवा इथे कमी दर्जाचं आहे परदेशामध्ये त्यापेक्षा चांगले विषय आहेत तिथल्या सडका चांगल्या आहेत तिथली राहणीमान चांगले वगैरे पण इथे तरी शब्दस्पर्श रूप रसगंध पंचविषय आणि परदेशात गेलं परप्रांतात गेलं तरी हे पंचविषय फरक काय आहे इथलं घर जर लाकडाचं बांधलेलं असलं तर तिथलं सिमेंट कॉन्क्रीट इथल्या घरामध्ये यशनिर्मित पर्यावरणात राहावं लागत असेल तर तिथे मनुष्य निर्मित वातानुकूलित राहायला मिळेल असा जसा आपल्याला फरक या देशातला आणि परदेशातला कळतो तसाच या लोकातला आणि परलोकातला विषयातला फरक इथल्या विषयांना चीज आहे इथले विषय कधीतरी मुलान होतात तर स्वर्गातले विषय थोडे उशिरा मुलान होतात <laughs> किंवा दीर्घकाल ते राहतात पण ते तरी पंचविषयच हे तरी पंचविषयच तेही भोग आणि भोगता यांच्या अधीन आहे इथले विषय सुख ही भोग आणि भोगता यांच्या अधीन आहे म्हणजे भोग भोगता आणि भोग्य ही त्रिपुटी या लोकातल्या आणि परलोकातल्या दोन्ही सुखांना लाभ आहे लक्षात ठेवा त्या भोग्य सुखात सुद्धा कामध्ये आणि पार्वत्रिकामध्ये पुन्हा दोन दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे ऐहिक विहित भोग्य सुख ऐहिक निषिद्ध भोग्य सुख पारत्रिक विहित भोग्य सुख पारत्रिक निषिद्ध विहित भोग्य सुख निषिद्ध भोग्य सुख एकदा विहित भोग्य सुख आहे आणि एकदा निषिद्ध भोग्य सुख पण आहे भोग्य सुखच किंवा प्रत्येक सुखामध्ये तीन प्रकार सांगायचे भोग्य सुखामध्ये काही सात्विक भोग्य सुख काही राजस भोग्य सुख आणि काही तामस भोग्य सुख ते इथे आणि परलोक असं दोन्ही दृष्टीने भोग्य सुखामध्ये प्रकार दिसतील पण एक गोष्ट खरी की विहित आणि निषिद्ध अशा भेदाने इह पारत्रिक असलेल्या सुखात पुन्हा दोन दोन प्रकार सांगितले किंवा सात्विक राजस तामस असे तीन तीन प्रकार लक्षात ठेवले तरी सुद्धा ही सर्व सुखे भोग्य सुखे आहेत व ही सर्वच्या सर्व सुखे भोगता भोग आणि भोग्य या त्रिपुटीच्या अधीन आहे यामध्ये काहीही फरक नाही या सुखाना सुख म्हणायचं का नाही याच्याबद्दल वाद आहे कारण हे सुख नसून सुखाभास आहे असा सिद्धांत आहे संतांनी लिहिताना तर लिहिले विषय सुख हे सुख शब्दाला वाच्य होऊच शकत लिहिताना संतांनी असं लिहिलंय काल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवाद बरळू वैषयिक वा त्या अशुभ असलेल्या ग्रहाला जसं मंगल नाव द्यावं अमंगलाला त्याप्रमाणे या सुखाचं नाव आहे या भोग्य सुखाबद्दल त्याने अनित्यत्व नावाचा दोष दिलाय तो इह असो पर परलोकातला असो सत्य लोकातला असो अनित्यत्व नावाचा त्याच्यामध्ये दोष आहे सातिशयत्व नावाचा दोष आहे क्षणविनाशित्व हा त्याच्यामध्ये दोष आहे या अनेक दोषांनी व या समासलेल्या आणखी काही दोषांनी संपन्न असलेली ही सुख हे सरते शेवटी विनाशी आहेत ही एक महत्वाने गोष्ट लक्षात ठेवायची आणखी काही गोष्ट लक्षात ठेवायची असली तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे भोक्ता भोग आणि भोग या त्रिपुटीमध्ये म्हणजे द्वैताधीन साधनाधीन ही गोष्ट असल्यामुळं शास्त्राने असं वर्णन केले यत सुखम साधनाधीनम दुःखमेव तदुच्चते जे सुख साधनाधीन असत ते जवळजवळ नाही दुःखच असत तुम्ही बारकाव्याने चिंतन करा म्हणजे कळेल आधुनिक लोकांनी जितका माणूस साधनाधीन होईल त्या पद्धतीने समृद्धी कशी करता येईल सुख कसं देता येईल याचा विचार केला वातानुकूलित घरात बसायची सवय लागली वातानुकूलित विद्युत वायू म्हणजे विद्युत साधन चालू असेल तर ती सगळी यंत्रणा चालू असते वीज बंद पडली की सगळी यंत्रणा पूर्ण बंद म्हणजे आपलं सुख कशाच्या अधीन झालं त्या विद्युतच्या साधनाच्या अधीन पूर्वी लोक काय करीत होते घरच असं बांधत होते की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळी वातानुकूलित आपल्या शरीराला राहील असं आणि वातानुकूलित राहणाऱ्या लोकांचा अर्थ सांगणं चाललेलं आहे किंवा आम्ही अनेक वेळ तिथे बसतो पुन्हा एकदम उन्हामध्ये येतो मग आमच्या प्रकृतीवर परिणाम होतो वगैरे म्हणजे त्याच्यापासून पुढे उपद्रव निर्माण होतात असाही अनुभव आहे काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे अशी कितीतरी शेकडो उदाहरणं देत आहे या बोलण्यातला तात्पर्य अर्थ एवढाच आहे भोग्य सुख इह लोकीच असो भोग्य सुख परलोकीच असो ते विनाशी आहे हा सगळ्यात महत्वाचा दोष यद्यपि त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत तरीही स्वर्गाचं वर्णन करताना केलेलं आहे की पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका त्यांना पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं ते लागतंच म्हणजे ते सुख विनाशी आहे सत्य लोकाचं वर्णन करताना लिहिलेलं आहे ब्रह्मपणाचे नि भडसे न चुकतीच पुनरावृत्तीचे वळसे किंवा भगवान सांगतात आ ब्रह्मभुवना लोका हा पुनरावर्तीन अर्जुन अशी स्थिती तिथे निर्माण होते की पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं फिरावं लागतं म्हणून हे आत्ता सांगितल्याप्रमाणे भोग्य सुख हे दोन आणि दोन चार किंवा हा असं इतक्या प्रकारचं असं तुम्ही लक्षात ठेवा भोग्य सुखामध्ये हे एवढे प्रकार आहेत ऐहिक पारत्रिक म्हणजे पहिल्यांदा दोन आणि त्या प्रत्येकामध्ये तीन तीन किंवा दोन दोन म्हणजे चार किंवा सहा असे त्या भोग्य सुखामध्ये प्रकार आहेत एवढ्या सुखाच्या प्रकाराने ती स्थिती आहे दुसरं जे सुख आहे ज्या सुखाला भोग निरपेक्ष सुख परमात्म सुख असं म्हटलेलं या भोग्य सुखामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा भोग्य सुख हे सनिमित्त काय तर परमात्मक सुख हे निर्निमित्त आहे निरुपचार प्रेमा विषय होय जो प्रियोत्तमा तो आत्मा दुजा नव्हे महाराजांनी लिहिले तो आत्माच आहे कारण नित्य निरतिशय सुख आहे स निमित्त तिथे नाही निर्निमित्त आहे निरुपचार अशा प्रकारचा आहे व्यवहारातल्या सुखाला म्हणजे भोग्य सुखाला उपचार लागतात निमित्त लागतात या परमात्म सुखाला निमित्त लागत नाही उपचार लागत नाही साधन लागत नाही म्हणून निर्विषयक जे सुख आहे ते निर्विषयक सुख म्हणजेच परमात्म सुख पण त्या निर्विषयक सुखामध्ये सुद्धा मूळ जे स्वरूपभूत सुख आहे त्याची स्थिती थोडी जर बाजूला ठेवली तर त्यातही दोन प्रकार सांगितलेले आहेत त्या निर्विषयक सुखामध्ये सुद्धा सवृत्तिक सुख आणि निर्वृत्तिक सुख असे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ही गोष्ट वेगळी थोडा एवढ्यावर तुम्हाला कळलं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु थोडा कळावा म्हणून खुलासा करतो सवृत्तिक सुख या शब्दाचा अर्थ आहे श्री गुरूंना शरण जाऊन महावाक्यादी उपदेश घेऊन सरते शेवटी अहम त्या कारक सोहम अहम ब्रह्म अशा वृत्तीवर प्राप्त होऊन त्या बोधामध्ये ती वृत्ती असताना जे विलक्षण सुख प्राप्त होत त्याला सवृत्तिक सुख असं म्हणत आणि सोहम ही बोले ही वृत्ती सुद्धा ज्यावेळी असताना जाते आणि निर्वृत्तिक सुखाची प्राप्ती होते अशी जी स्थिती आहे त्याला निर्वृत्तिक सुख असं म्हटले सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्य तेच झाले जे काही दृश्य होते सुखे मी निजलोगा हे जे सुख आहे हे निर्वृत्तिक अशा प्रकारचं सुख आहे आणि मी ब्रह्मरूप आहे अशा अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं तेही निर्विषयक आहे परंतु सवृत्तिक आहे ऊर्धव मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद तिथे लिहिले पुढे अरूप जागविला दाता घेऊन या छंद घेऊन याला दान निज बोध निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नामे ठेवीला भेद इथे सवृत्तिक अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो सुख प्राप्त होत आणि ज्यावेळी ही वृत्ती निवृत्त होते त्यावेळी निर्वृत्तिक अशा प्रकारचं सुख प्राप्त होतं असं परमात्म सुखामध्ये दोन प्रकाराने या सुखाचं स्वरूप सांगितलेलं आहे विस्तार बहुत आहे आणि एवढा सगळं आपण समजून घ्या शिष्टम स्पष्टम किंवा दुसरं उत्तर आहे उर्वरित सगळे स्पष्ट असल्यामुळे खुलासा करण्याची आवश्यकता नाही तिसरं उत्तर असं आपण सर्व भवादृश श्रोते काय भवादृश श्रोते आपण सर्व जाणकार ज्ञानी अभ्यासक उपासक असे असल्यामुळे विशेष खुलासा करण्याची आवश्यकता नाही कंसात आम्हाला येते का नाही हा एक भाग आहे आम्हाला एवढंच येत आहे पण हे बोलायचं नाही मग कसं बोलला बोलायचं नाही हे सांगण्याकरता मला बोलावं लागलं हो. मग तेच म्हणतो ना तुम्हाला कळो का न कळो पण तुम्ही जाणकार आहे असं म्हटल्यावर तुम्ही कुणी आता विचारायला येणार नाही कारण विचारायला गेले की तुम्ही जाणकार ठरणार नाही नाही विचारलं तर जाणकार ठरणार म्हणजे तुम्ही विचारणार नाही असो त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या मूळ त्यातलं तात्पर्य असं आहे की इतका खुलासा पुरेसा आहे अजून खुलासा ज्या ज्यावेळी प्रसंग निर्माण होईल त्यावेळी करू किंवा मूळ याच्यामध्ये केलेला आहे आपण वाचा परमात्म सुख हेच मूळ स्वरूपभूत सुख आहे ते सुख अन्य निरपेक्ष आहे त्या सुखाला कोणत्याही उपचाराची किंवा कोणत्याही निमित्ताची आवश्यकता नाही ते सुख नित्य आहे ते सुख शाश्वत आहे ते निरतिशय आहे त्या मूळ स्वरूपभूत सुखालाच कुठे ब्रह्मसुख तर कुठे महासुख तर कुठे मोक्ष सुख तर कुठे शांती सुख अशा वेगवेगळ्या नावाने वर्णन केलेलं आहे किंवा सच्चित सुख असं म्हटलेलं आहे किंवा सत्ताची सुख प्रकाशू प्रकाशूची उल्हास सत्ता उल्हासू तर उल्हास शब्द त्याच्याकरता वापरलेला आहे तेव्हा उल्हास म्हणा सुख म्हणा आनंद म्हणा सच्चिदानंद घन म्हणा असं त्या सुखाला वेगवेगळ्या रूपाने म्हटलेलं आहे आणि तेच खरोखर वास्तव सर्व सुख आहे किंबहुना सर्व सुखी सर्व सुख म्हणजे कोणतं की ज्या सर्व सुखाने सर्व लोकांनी तिन्ही लोकांनी सुखी व्हावा असं माऊली म्हणतात ते सर्व सुख म्हणजे काय तर सर्व सुख म्हणजे परमात्म सुख सर्व सुख म्हणजे आता सांगितलेलं जे अन्य निरपेक्ष